दुनिया तुझा रूपाचा आकार देखोनिया तुझा रूपाचा आकार देखोनिया तुझा रूपाचा आकार उभा कटिकार उभा कर ठेव

चित्ता आले समाधान तेने माझ्या चित्ता आले समाधान वाटते चरण वाटते चरण आकार देखो निया तुझ्या रूपाचा आकार वितो टाळी मुखे गातो गीत मुखे गातो गीत मुखे गातो गीत मुखे गातो गीत मुखे गातो गीत मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी नाचतो राऊळी सुखे शिकोनिया तुझा रूपाचा आकार शिकोनिया तुझा रूपाचा आकार म्हणे मतर तुझा नामा पुढे तुका म्हणे मज तुझा नामा पुढे तुच्छ ते बापुडे तुच्छ ते बापुडे तुच्छ ते बापुडे सकल तुझ्या रूपाचा आकार उभा कटी